सुंदर ना पहचान सत्य न जाना सत्य न जाना शिव को न माना सुंदर ना पहचाना नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी मी प्रणिता आज विषय घेऊन आलेली आहे महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य महाशिवरात्री अर्थात पुण्यप्रदायक पर्व महाशिवरात्रीला विष तोडक पर्व असेही म्हणतात हिंदू बांधवांचा हा पवित्र सण मराठी काळानुसार माघ कृष्ण चतुर्दशी दिवशी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येणारा हा उत्सव पुराणकथा महाशिवरात्रीबद्दल अनेक सांगितल्या जातात जेव्हा समुद्रमंथन झाले सृष्टीची निगडीत सर्व महत्त्वपूर्ण निमित्त हेतू आवश्यक गोष्टी प्रगट होत असता प्रगट होत असताना हलाहल विषही निघाले ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद त्या विषामध्ये होती आणि ते विष शिवाने प्राशन केले आणि म्हणून नीलकंठ असे म्हटले जाते आणि जेव्हा प्राशन केले तर सांगितलं जातं की त्यांच्या सर्वांगाला आग होती आणि मग रात्रभर जागण्यासाठी वैद्यांनी सांगितले म्हणून सर्व देवांना भगवान शिवाला बरे वाटावे म्हणून रात्रभर सर्व देवांनी गायन नृत्य भजन आदी केले सकाळी महादेवानी सर्वांना आशीर्वाद दिला सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री म्हणतात अंगाचा दाह होत असल्यामुळे शिवाने या दिवशी ते केले असेही म्हटले जाते या दिवशी भाविक भक्त उपवास करतात शिवलीलामृत महारुद्र भजन गायन या पद्धतीने आराधना करतात बारा ज्योतिर्लिंगापैकी जे आपण द दर्शनास जाऊ इच्छितात ते भेटून येतात ईश्वराचं दर्शन घेऊन येतात लाखो भक्त या दिवशी यात्रेसाठीही जात असतात भगवान शिवाला भोलानाथ असेही म्हणतात कारण भगवान शिव त्वरित प्रसन्न होणारे आहेत एकदा एक पारधी होता तो जंगलात शिकारीसाठी गेला दिवसभर त्याला शिकार न मिळाल्यामुळे त्याला दिवसभर उपवास आपोआपच घडला सायंकाळी हरणाचा कळप आणि पाणी पिण्यास आलेला ते सर्व कळप पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद झाला पारधी बांध सोडणार त्यात एक हरिण विनंती करते की मी तर मरणारच आहे मला एकदा माझ्या कुटुंबियांना भेटून येऊ दे तो पारधी तयार झाला आणि मग दूरवरती जाऊन बसला बेलाचं झाड होतं त्या झाडावरती तो योगायोगाने चढला खाली शिवपिंड होती नकळतपणे त्याचा उपवास झालेला होता आणि शिवपिंडीवरती त्या पान झाडाची पानं तो वाट पाहत असताना टाकत होता नकळतपणे त्यावरती बेलाचे पत्र त्यांनी अर्पण केलेले होते हरणी म्हणाली जेव्हा हरिणी वापस आली हरिणी म्हणाली तू मला मार तिची मुलं म्हणाली की नाही आम्हाला मारा आणि हे सर्व पाहून त्याला दयाभाव निर्माण झाला आणि तो म्हणतो की मी पण दयाधर्म का सोडू आणि ह्या भावनेने त्याने त्या हरिणीला सोडून दिले हा सर्व प्रसंग देव पाहतात आणि प्रगट होतात पारधी व हरिणावर ते दोन ते प्रसन्न होतात आणि ईश्वर वरदान देतात हरिणीला मृग नक्षत्र आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीसाठी स्थान देतात हा प्रसंग महाशिवरात्रीला घडला होता अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे बऱ्याच ठिकाणी असंही म्हटलं जातं की याच दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला बऱ्याच ठिकाणी ही पण आख्यायिका आहे ब्रह्मा आणि विष्णूंचा वाद चाललेला होता की श्रेष्ठ कोण तेव्हा शंकर अवतरित होऊन म्हणतात आणि या वादाचं पूर्ण निवारण करतात आणि ते सुद्धा याच दिवशी झाले अशी आख्यायिका आहे म्हणून सर्व प्राप्ती होणारा आणि सर्व विघ्नांपासून मुक्ती करून देणारा हा महाशिवरात्रीचा उत्सव या दिवशी सर्वांनी विशेष काही गोष्टीवरती लक्ष देणं जरुरी आहे सात्विक आहार करावा मांसाहार करू नये विशेषकार फळाहार केला तर आणखीनच छान राहील भारतीय जनमानसात असे मानले जाते की शिव परमात्म्यामध्ये स्थापना आणि विनाश करण्याची क्षमता आहे असे पण म्हणतात की शिव भगवान अगदी सहज आणि लवकर प्रसन्न होतात अशी भावना ऐकून शिवाची पूजा बरेच जण करतात परंतु असा प्रश्न निर्माण होतो की जीवनभर नित्यनेमाने शिवाची पूजा करून दरवर्षी श्रद्धेने शिवरात्रीच्या दिवशी जागरण व्रत करूनही मनुष्याचे पाप संपत का नाहीत बरं त्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती तसे शक्ती का नाही मिळत त्यांना राज्यभाग्याचे वरदान का प्राप्त होत नाही शिवाला प्रसन्न करण्याची सहज विधी काय आहे शिवरात्रीचे वास्तविक रहस्य काय आहे आपण खरी खरी शिवरात्री कशी साजरी केली पाहिजे शिवाचा रात्रीसोबत काय संबंध आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायची आहेत रात्री हे शब्द अज्ञान आणि पापाचे सूचक आहे शिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या शेवटच्या रात्री अमावस्याच्या एक दिवस आधी साजरी केली जाते परमपिता परमात्मा शिव यांचे अवतरण कलियुगाच्या शेवटी झाले त्यावेळेस सारी सृष्टी अज्ञान अंधकारात होती म्हणून शिवाचा संबंध रात्रीशी जोडला जातो आणि परमात्मा शिवाची पूजा रात्री करण्याचे जास्त महत्त्व मानले जाते श्रीनारायण श्रीराम या देवतांची पूजा दिवसा होते कारण श्रीनारायण श्रीराम यांचा क्रमशः सतयुग आणि त्रेतायुगामध्ये अवतरण किंवा त्यांचा कार्यकाल होता मंदिरामध्ये या देवतांना अर्थात श्रीकृष्ण श्रीराम या सर्व देवांना मंदिरामध्ये रात्री झोपवल्या पण जाते आणि दिवसा त्यांना पुन्हा जागवलेही जाते परंतु परमात्मा शिवाची पूजा करण्यासाठी मात्र भक्त स्वतः रात्री जागरण करतात यातून आपल्याला कळेल की परमात्मा अजन्म आहे जन्म मृत्यूच्या चक्रात येत नाही आणि परमात्म्याला शरीर नाही भक्त लोक परमात्म्याला आठवण करतात ते पण रात्री अर्थात अज्ञानाच्या रात्रीमध्ये आज पूर्वलिखित या रहस्याला न जाणल्यामुळे काही लोक असे म्हणतात की शिव तमोगुणाचा आधार आहेत त्यामुळे शिवाची पूजा रात्री होते परंतु शिव हे तमोगुणाचे आधार नसून तमोगुणाचे विनाशक आहेत जर ते तमोगुणाचे आधार असते तर त्यांना शिव अर्थात कल्याणकारी पापकटेश्वर मुक्तेश्वर असे म्हणणे निरर्थक ठरले असते ना शिव या शब्दाचा अर्थ कल्याणकारी शिवाचे कर्तव्य सर्व आत्म्यांचे कल्याण करणे व तमोगुणाचा अर्थ आहे अकल्याणकारी परमात्मा शिव यांनी कल्पाच्या शेवटी अवतरित होऊन अज्ञान दुःख अशांतीचा नाश केल्यामुळे विशेष शिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीविषयी असे मानले जाते की या रात्री परमात्मा यांनी स्वतः अवतरित होऊन या सृष्टीचं परिवर्तन केलं होतं या एकट्या ईश्वराने शक्ती संपन्न होऊन रचनेच्या कार्याला आरंभ केला होता परंतु असा प्रश्न निर्माण होतो की शिव तर ज्योतिर्लिंग आहेत अशरीरी आहेत ते विनाश कसा आणि कोणाद्वारे करतील नवीन जगाची स्थापना कशी करतील ज्योतिस्वरूप परमपिता परमात्मा शिव यांनी प्रजापिता ब्रह्माद्वारा सतयुगी तमोप्रधान सृष्टीची स्थापना आणि शंकराद्वारे कलियुगी तमोप्रधान सृष्टीचा महाविनाश केला कलियुगाच्या शेवटी ब्रह्माच्या शरीरात प्रवेश करून त्यांच्या मुखाद्वारे ज्ञान सांगितले त्यामुळे शिव यांना गंगाधर आणि अमृत देणारा सुधाकर असेही म्हटले जाते मित्रांनो प्रजापिता ब्रह्माद्वारे ज्या भारतातील माता आणि कन्या गंगाधर शिवाच्या ज्ञान गंगेत स्नान करून ज्ञान धारण करतात त्यांनाच शिवशक्ती जगतंबा सरस्वती या नावाने ओळखले जाते या चैतन्य ज्ञान गंगा अथवा ब्रह्माच्या मानसकन्या शिवाचा आदेश पाळून भारताच्या जनमानसाला शिवज्ञानाद्वारे पावन करतात म्हणून शिव नारीश्वर पतित पावन पापकटेश्वर असे म्हणतात कारण मनुष्य आत्म्यांना शक्तिरूप नारी अथवा मातांद्वारे ज्ञान देऊन पावन करतात तसेच त्यांच्या विकाररूपी विष पिऊन त्यांचे कल्याण करतात आणि मुक्ती आणि जीवनमुक्तीचे वरदान देतात सर्व मनुष्यात्म्यांना शरीरापासून मुक्त करून शिवलोकात घेऊन जातात त्यामुळे त्यांना मुक्तेश्वर असेही म्हणतात म्हणून हे सर्व कार्य कलियुगाच्या शेवटी अज्ञानरूपी रात्रीच्या वेळी शिवाच्या द्वारे संपन्न होते म्हणून महाशिवरात्री हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्री हा संपूर्ण सृष्टीच्या समस्त मानवांच्या पारलौकिक परमात्म्याचा दिव्य जन्मदिवस अवतरण दिवस हा आहे सर्वांच्या मुक्ती आणि जीवनमुक्तीरूपी श्रेष्ठ प्राप्तीची आठवण देणारा हा सण आहे मनुष्यांना देवता बनवणारे देवांचे देव धर्मपित्यांचेही पिता सर्वांचे सद्गती दाता परमात्म्याचा स्मरणोत्सव हा आहे महाशिवरात्री महाशिवरात्री संपूर्ण सृष्टीतील मनुष्य आत्म्यांना खूप मोठ्यांनी उत्साहात साजरा करायला पाहिजे परंतु आज मनुष्य आत्म्यांना परमात्म्याचा यथार्थ परिचय नसल्यामुळे शिवजयंतीचे खूप महत्त्व कमी झाले आहे महाशिवरात्री साजरी करण्याची पद्धत आणि विधी वेगवेगळे आहेत भक्त लोक महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण करतात काही खाल्ल्याने आळस अथवा झोप येऊ नये म्हणून अन्न पान करत नाहीत उपवास करतात परंतु उपवासचा खरा अर्थ काय मित्रांनो उप अधिक वास हा संस्कृत शब्द आहे मन आणि बुद्धीनी ईश्वराच्या जवळ निवास करणे म्हणजे खरा उपवास पोटाचा उपवास हा तर शरीरासाठी एक दिवस आवश्यक आहे सात दिवसामध्ये परंतु ईश्वराला पोटाचा उपवास नाही पाहिजे उपवास पाहिजे आपल्यामधील अवगुणांचा त्याग करण्याचा जोपर्यंत मनुष्य विकारांचा त्याग करत नाही तोपर्यंत भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत कारण भगवान शिव स्वत कामविकाराचे शत्रू असल्यामुळे कामी मनुष्यावर कसे प्रसन्न होतील दुसरी गोष्ट अशी की फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या रात्री साजरी केला ना हा महाशिवरात्री महोत्सव कलियुगाच्या शेवटी अंताचे प्रतीक आहे ज्याप्रमाणे परमात्मा शिव मनुष्यांना ज्ञानाद्वारे पावन करून कल्याणाचा मात्र बनवतात अशा प्रकारे महाशिवरात्री व्रत दरवर्षी साजरी करायला पाहिजे कारण वर्तमान संगमयुगात परमात्म्याचे अवतरण झालेले आहे या कलियुगी सृष्टीच्या महाविनाशाची सामग्री ॲटम बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब परमाणू बॉम्ब्स या रूपात तयार आहे परमात्मा विश्व नवनिर्माणाचे काम करत आहेत आणि म्हणूनच आपण सर्वांनी एक महाव्रत घ्यायला पाहिजे शिवव्रत ज्ञान योगाद्वारे मनोविकारांवर आणि अवगुणांवर विजय प्राप्त करण्याचं व्रत या नावाने प्रसिद्ध आहे आणि हाच शिवमंत्र आहे जो तारक मंत्राच्या नावानेही प्रसिद्ध आहे कारण या व्रताचे अथवा मंत्राचे मनुष्य संसाररूपी विषय सागरातून पार होण्यासाठी खूप फायदेमंद राहील खूप उपयुक्त असेल शिवलोकात जाण्यासाठी खूप आवश्यक असेल आणि म्हणूनच आपण सर्वांनी शिवरात्री साजरी करत असताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे धोत्र्याचं फूल वाहणं हे आपल्या अवगुणांना वाहण्याचं प्रतीक आहे महाशिवरात्रीला जागरण करणं ही फक्त प्रथा नाही तर ते डोळ्यांचे जागरण नसून आत्म्याचे जागरण आहे कलियुग रूपी रात्रीमध्ये मी कोण कुठून आलो आहे हे खरे जागरण ही स्मृती सतत राहणे ही खरे जागरण बेलाचे तीन पान वाहणे यामागे भावार्थ शिवाची प्रथम रचना ब्रह्मा विष्णू शंकर याचे प्रतीक आहे परमात्मा शिव स्थापना पालना विनाश हे तीन कर्तव्य त्रिदेवांच्या द्वारे करतात म्हणून G O D god generator operator destructor असे म्हटले जाते परमात्म्याला रंग नाही सुगंध नाही आणि परमात्मा निराकार ज्योतिबिंदू स्वरूप परमात्मा रंगांचा सागर आणि सर्व दिव्य गुणांचा सुगंध देणारा आहे आणि म्हणूनच प्रतीक रूपामध्ये आपण ईश्वराला धोत्र्याचं फूल वाहतो त्यामागचंही अर्थ हे आहे ज्याला रंग नाही सुगंध नाही इतकं विषारी की माणसानं चुकून खाल्लं तर माणूस मरतो म्हणतात तर हे विकार अर्थात षडरिपू म्हणजे विष हे विष वाहण्याचे प्रतीक म्हणजे धोत्र्याचं फूल विकार काढून टाकता येत नाहीत म्हणून विषारी फुलच व्हायची सुरुवात केली ही झाली प्रथा परंतु त्यामागचा भावार्थ जेव्हा जाणून आपण आपल्या जीवनात प्रॅक्टिकलमध्ये करू तेव्हा आपल्या जीवनामध्ये खरा आनंद खरी सुख शांतीची अनुभूती आपण करू शकू चला तर मग खरी महाशिवरात्री साजरी करूया आणि शिवाला प्रसन्न करून आपलं जीवन सुखमय बनवूया आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी नमस्कार नम